सर्ग पंधरा श्रीराम म्हणाला अज्ञानापासून ज्याची उत्पत्ती होते असा अहंकार हा अत्यंत दुष्ट असा शत्रू असून त्याची वाढ ही अज्ञानापासूनच होते अशा त्या मिथ्या अहंकाराविषयी मला भीती वाटते संसार हा अनेक विध असून या अहंकाराच्या योगाने तो संसार माणसांना विषय लंपट बनवतो आणि मरणादी मरणादी दुःखाने ग्रस्त करून माणसांना अत्यंत दीन करून टाकतो या अहंकारामुळे शारीरिक व्याधी निर्माण होतात मानसिक दुःखी निर्माण होतात तीही अहंकारामुळे आणि मनुष्याना जे नाना प्रकारचे विकार निर्माण होऊन जडतात तेही देहाभिमानामुळेच अशा प्रकारे अहंकार हा एक प्रबल मनोविकार असून तो मनुष्याचा कायमचा शत्रू आहे या अहंकाराच्या कचाट्यात सापडल्याची मनात जाणीव निर्माण झाल्यामुळेच खाण्यापिण्याकडे माझे लक्ष लागत नाही मग विषयोपभोग घेणे ही गोष्ट कुठली संसार रूपे रात्र ही एक मोठी मायाच असून तीच मनाला मोह उत्पन्न करते हरिणांना पकडण्याकरता पारधी जाळे पसरतो त्याप्रमाणे मनुष्याना पकडण्याकरता अहंकार रूपी पारधी मायेचा पाश टाकतो ज्याप्रमाणे पर्वतातून खदीर वृक्ष निर्माण होतात त्याप्रमाणे या जगातील सर्व तऱ्हेची विषम आणि भयानक दुःखे ही अहंकारापासून उत्पन्न होतात शांतिरूपी चंद्राचा अहंकार हा राहूचोय अहंकार म्हणजे उत्तम गुणरूपे कमले नाही करणारे बर्फच आहे मनाच्या समतारूपी मेघांना उडवून नेणारा शरत्कार म्हणजेच हा अहंकार होय अशा या अहंकाराचा मला अगदी तिटकारा वाटतो अहंकार हे काही रामाचे खरे स्वरूप नाही तसेच मन हेही माझे खरे स्वरूप नव्हे विषयोपभोगासंबंधी मला मुळीच इच्छा इच्छा नाही आपण आपले आत्मस्वरूप ओळखून जितेंद्रिय आणि शांतशा स्थितीत राहावे अशीच माझी इच्छा आहे अहंकाराला वश होऊन ज्या ज्या क्रिया मी करतो जे जे मी खातो आणि ज्या ज्या वस्तूंचे मी हवन करतो त्या त्या सर्व अनात्म वस्तू आहेत तो अहंकार नाहीसा झाला की नंतर जी वस्तू राहील तीच आत्मवस्तू किंवा सद्वस्तू होय अहो ब्रह्मन जोवर मी अहंकारात गुरफटून गेलो आहे तोवर माझ्या मागे आपत्ती लागलेल्या असणार आणि मला खरे सुख असे होणार नाही म्हणून मला निरहंकार स्थिती प्राप्त व्हायला हवी अहंकार मनातून नाहीसा झाला की नंतरच माझ्या मनातील उद्वेग नाहीसा होऊन ते मन शांत होईल हे विषयोपभोग अस्थिर असल्यामुळे त्यांच्या योगाने चित्ताला खरे सुख प्राप्त होणे शक्य नाही अलंकार रूपी मेघ जोपर्यंत हृदयरूपे आकाशात विस्तार पावलेले आहेत तोपर्यंत तृष्णारूपी कुड्याचा वेल फोपावला खेरीज राहणार नाही परंतु तो अहंकार रूपी मेघ एकदा का नाहीसा झाला म्हणजे तृष्णारूपी विष एखाद्या विजलेल्या दीपाच्या ज्योतीप्रमाणे कोठे नाहीसे होते ते समजत देखील नाही अहंकार रूपी विंध्याचलामध्ये राहणारा मन हा एक प्रचंड आणि उन्मत्त हत्ती आहे तो मनरूपे हत्ती गगनातील मेघाप्रमाणे मोठमोठ्याने गर्जना करत असतो देहरूपे अरण्यात अहंकार रूपे सिंह संचारत असून त्याने जगताचा एकूण विस्तार निर्माण केलाय अहो मुनिश्रेष्ठ या अहंकार रूपी शत्रूनेच तर जगात मंत्र तंत्र इत्यादींचा वापर न करताच पुत्र मित्र कलत्र इत्यादी संबंध उत्पन्न केले आहेत म्हणून या अहंकाराचेच मूळ छेदून टाकले की आपोआप सर्व तऱ्हेची मानसिक दुःखे नष्ट होतात अहंकार रूपी मेघ नाहीसा झाला म्हणजे मनरूपी गगरातील शांतीचा उच्छेद करणारे मोहरूपी दहीवर हळूहळू करीत अखेर पूर्णपणे नाहीसे होते आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे मी शोकमग्न होऊन लोळत असून त्यातून बाहेर निघण्याचा योग्य उपाय आपणच मला निवेदन करा अहंकार हा सर्व तऱ्हेच्या आपत्तीचे माहेरघर असून हृदयात असणाऱ्या उत्तम गुणांचा संपूर्ण उच्छेद करणार आहे अशा अहंकारापासून मी अतिशय दुःख प्राप्त करून घेतल्याने आता त्याचा यत्नपूर्वक त्याग केला आहे तेव्हा अहो महानुभाव मुनिवर्य मी ह्यापुढे काय करावे याचा आपणच मला उपदेश करा इति श्री वासिष्ठ महारामायणे वैराग्य प्रकरणे पंचदश सर्ग हा